समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय नववा श्रीकृष्णाला उखळाला बांधलं जात ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेव सांगतात एकदा राणी ती दासी ना काम देऊनी स्वयेती लागली कामा मंथाया ताकनी दही तुम्हा मी कृष्ण लीला ज्या बोललो सर्व त्या मनी माता ती आठवोनिया मंथिता गात ही असे बांधोनिया तटा वस्त्र तेरे रेशमाचे पुत्र स्नेहे कुचही भरले कंपती मंथिता ते मंथोनिया करही थकले हालती कुंडलेनी वेणीची ही पडती कुसुमे भुवया सांगतैषा तेव्हा तो तिथे आला इच्छोनी निस्तन पानते रवीच धरली तेने माता प्रेमात डुंबली कडेवरी कृष्ण बैसोनी ऐसा मातृस्तनी दूधनी प्रेम दाटे तृप्तोनी माता मुख पाहि त्याचे आडीवरी दूध उतो गेले ठेवोनी कृष्णा मग माय जाई धावोनी दूध स्थिरावयाला क्रोधोनी कृष्णो मग लाल झाला फोडोनी टाकी दही माठ तेव्हा घरात गेला रुसुनी तसाची शिळेची लोणी रडताही भक्षी माता दुधाते उतरोनी आली पाही दह्याचे फुटलेची माठ मनात जाणी करणी हरीची निहासली ती बहुत यशोदा धुंडोनी माता हरिसी बखेतो शिंक्यासी झोंबे उखळावरी तो निमाकडाच्या परिखाय लोणी भिवून चित्ती न बघोत कोणी येताची माता छडी घेऊन या पळवून गेला बघताची कृष्ण योगी जया मेळिण्या नित्य ध्याती त्यासी यशोदा धरण्यास धावे धावो जाता हलले नितंब ते थोर त्याने थकलीच माता सुटो निवेणी गळली ही पुष्पे तरीही माते धरिलाच कृष्ण धरो निहाता मग मुद्रातयाची मुद्रा तयाची गमली विचित्र भीती तशी नी अपराधियाची रडे न थांबे तई हुंद केदे ते काजळी नेत्र हि मुखासी काळे दिसले विचित्र चंबूच झाले जणू ओठ त्याचे व्याकुळला हा दिसतो असा की भिलेला दिसता लल्ला वासल्य मनी दाटले हे कोणी छडीती माता बांधाया चिंतिते मनी बाळ ऐश्वर ते थोर यशोदा नच जाणिकी ज्याच्या बाहेर ना काही ज्याच्या आतही ना दिसे आदिना अंतही जाला ज्याला जगाचा रूप तो स्वयं परा अव्यक्त हा ऐसा मनुष्याकार ही असा पुत्र हा मानिता बांधी दोराने उखळा दोराने बांधिता याला अपुरा दोन बोट दुसरा आणून दोर दोराला जोडिला असे दुजाही अपुरा होता तिसरा जोडिला तिने कित्येक जोडिले दोर दो बोट अपुरेच की यशोदा बांधिते सर्व घरचे दोर धुंडुनी तरीही भगवान कृष्णा बांधण्या अपुरेच की मातेची पाहिली कृष्णे त्रेधाही जाहली अशी पाहितो सुटली वेणी स्वये बंधनी गुंतला स्वतंत्र भगवान कृष्ण ब्रह्मा वश्यत्या, तरीही बांधला गेला दाविण्या भक्ती बंधन मुक्तीदाता मुकुंदाचे गोपीनी प्रेम मेळिले ब्रह्मा तशी लक्ष्मी या नाजे नच लाभले अनन्य भक्तीने लाभे गोपिका नंदनो हरी कर्मकांडी तपस्व्याना ज्ञान्याना जेन लाभले बांधोनी घर कामाला माता जाताची कृष्णने यमलार्जुन वृक्षाना मुक्त्यर्थ मनी चिंतिले कुबेराचे मणिग्रीव नलकुबर पुत्र हे रूपवान गर्विही तैसे उद्धटा परिवागले नारदेशा पिता वृक्ष यमलार्जुन जाहले इति श्रीमद भागवती महापुराणे पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर नववा अध्याय हरिओम तत्सत कृष्णार्पणमस्तू